आहा रे भाई हे अन्नदानाचे शत्रू परे घातली सर्वत्र पंथी अवघे पंथ मातृ इच्छा भोजनाचे अर्थ पुरवावया या तिने घ्यावे न सरेशी केली सदाशिवी पात्र शुद्ध पाहिजे बरवे मंगळ भावे सकळ हर म्हणारे नव्हे हे काही मोकळे साक्षी चौघांची या वेगळे नेदी नाचो मताची या अनुरण या महतो महिया साक्षीत्वे हर म्हणारे हे हरिनामाची अंबिली जगा भरे केली विश्रांती कल्पतरुची सावली सकळ वर्णा सेविता भली मना हर हर महादेव तुका हरिदास तराळू अवघे हकारी सकळू या रे बंधू शिखरातळू चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शने हे बंधुनो सन्मार्गाने जाणारे जे यात्रेकरू आहेत त्यांना या ठिकाणी यथेच्छ जेवण मिळण्यासाठी आणि त्यांची तहान शांत करण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी ज्ञानाचे अन्नछत्र आणि हरिभजनाच्या पानपोया काढलेल्या आहेत जो आमच्याकडे येईल त्याने आमचे अन्न पाणी घ्यावे भगवान सदाशिवाने न संपेल इतके अन्न पाणी निर्माण करून ठेवलेले आहे परंतु घेणारा मात्र अधिकारी असला पाहिजे यासाठी लोक हो या अन्नसत्रामध्ये जेवायला बसा आणि शुद्ध भावाने मंगलकारक हर हर महादेव असे गर्जना करीत जेवण करा हे अन्नछत्र आम्ही आमच्या मनाप्रमाणे घातलेले अनिर्बंध स्वरूपाचे नाही तर चार वेदांना साक्षी ठेवून त्यांची अनुमती घेऊन हे घातलेले आहे त्यामुळे सदाशिव कोणालाही वेगवेगळ्या मतांच्या वाटेल तसे नाचू देणार नाही तो सदाशिव अणुपेक्षाही अनु आणि महतापेक्षाही महान आहे आणि तो सर्वांमध्ये साक्षी रूपाने विलसत आहे म्हणूनच हर हर महादेव अशी गर्जना करा ही हरिनामाची आम्ही सर्व जगाचे पोट भरेल इतकी केलेली आहे भक्त काम कल्पतरू श्रीहरीच्या कृपारूपी सावलीमध्ये समाधानाने बसा ही आंबीर सर्व वर्णांच्या लोकांना खाण्यास चांगली आहे तरी सर्वजण आता जेवायला बसा आणि आणि मुखाने हर हर महादेव अशी गर्जना करा तुकाराम महाराज म्हणतात मी हरिदास नावाचा गाव कामगार तराळ आहे आणि तुम्हा सर्वांना ओरडून सांगत आहे की हे लोक हो आज चैत्र शुद्ध द्वादशीचा पर्वकाळ आहे तरी शिखरावर जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घ्या आहा रे बाई नमो उदासीन झाले देह भावा आळविती देवा तया नमो नमो तीर्थपंथे चालती तयासी येती ओळवित त्यासी नमो नमो तया संत वचने विश्वासू नमो भावी दास्य गुरूंचे त्या नमो तया माता पित्यांचे पाळणू नमो त्या वचन सत्यवदे नमो तया जानी आणि सुख दुःख राखे भुको तया नमो परोपकारी नमो पुण्यवंता नमो त्या दमित्या इंद्रियासी तुका म्हणे नमो हरिची या दासा तेथे सर्व इच्छा पुरलिशे ज्याचा देहाभिमान किंवा देहावरील अहंभाव टाकून देहाविषयी जे उदासीन झालेले आहेत त्यांना माझा नमस्कार असो जे सातत्यानं देवाचे चिंतन करतात त्यांना माझा नमस्कार असो जे पंढरी काशीच्या मार्गाने चालतात गंगा गोदावरीची प्रदक्षिणा करतात आणि जे त्यांना वाटेला लावण्याकरता जातात त्यांनाही माझा नमस्कार असो ज्यांचा संत वचनावर विश्वास आहे जे श्रद्धेनं त्यांचे दास्य करतात जे माता पित्यांच्या आज्ञेचे पालन करतात जे सर्व काळ नित्य सत्यच बोलतात त्या सर्वांना माझा नमस्कार जो दुसऱ्याचे सुख दुःख जाणतो दुसऱ्याची तहान भूक निवारण करतो जो परोपकारी आणि पुण्यवान आहे जो इंद्रियांचे दमन करतो त्यांना माझा नमस्कार असो तुकाराम महाराज म्हणतात शेवटी हरिभक्तांना नमस्कार असो कारण त्यांच्याजवळ गेली असता सर्व इच्छा पूर्ण होतात हा हा हरी भाई गंगा नव्हे जळू वृक्ष नव्हे वड पिंपळू तुळशी रुद्राक्ष नव्हे माळू श्रेष्ठ तनू देवाची आव समुद्र नदी नव्हे पैगाव पाषाण म्हणून लिंगाव संत नव्हते जगा मानसा त्या सारिखे काठी म्हणून ये वेतू अन्न म्हणून ये सातू राम राम हे मातू नये म्हणो हे शब्द चंद्र सूर्य नव्हती तारांगणे मेरू तू नवी पर्वता समानू शेष वासुकी सर्प नव्हे जाणू विखाराच्या सारखे गरुड नव्हे पाखरू ढोर नव्हे नंदिकेश्वरू झाड नव्हे कल्पतरू कामधेनू गायन म्हणावी कोर्म नव्हे कासवू डुकर नव्हे वराह ब्रह्म नव्हे जीव स्त्री नव्हे लक्ष्मी गवाक्ष नव्हे हाडू पाटाव नव्हे कापडू परिस नव्हे दगडू सगुण ते ईश्वराचे सोने नव्हे धातू मीठ नव्हे रेतू नाही नाही चर्मातू कृष्णाजीन मुक्ता फळी नव्हे ती गारा खाड्या ऐसा नव्हे हिरा जीव नव्हे सोयीरा बोळ विजयी स्वच्छिनी गाव नही द्वारावती रण छोड नव्ही मूर्ती तीर्थ नवे गोमती मोक्ष घडे दर्शनी कृष्ण नवी भोगी शंकर नव्हे जोगी तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला अहो नो तुम्ही गंगेला सामान्य पाणी म्हणू नका वड पिंपळांना साधा वृक्ष म्हणू नका तुळशी रुद्राक्षांना माळ म्हणू नका कारण हे सर्व इतरांपेक्षा श्रेष्ठ असून देवाच्या विभूती आहेत समुद्र इतर नद्यासारखा मानू नये शिवलिंगाला पाषाण म्हणू नये संत इतर माणसासारखे नसतात व्यताला सामान्य काठी समजू नये आणि सातूला सामान्य अन्न म्हणू नये राम राम हे साधे शब्द आहेत असे म्हणू नये चंद्र सूर्य सामान्य तारांगणापैकी नाहीत मेरू इतर पर्वतासारखा नाही शेष आणि वासुकी इतर विषारी सापाप्रमाणे नाहीत हे लक्षात ठेवा गरुड हा सामान्य पक्षी नाही नंदिकेशोर सामान्य बैल नाही कल्पतरूला सामान्य झाड म्हणू नका कामधेनूला साधारण गाय म्हणू नये देवाच्या कूर्म अवताराला कासव म्हणू नये आणि वराह अवताराला डुकर म्हणू नये ब्रह्मदेव सामान्य जीव नाही लक्ष्मी साधारण स्त्री नाही गायीच्या शिंगाला हाड म्हणू नये आणि रेशमी वस्त्राला साधे कापड म्हणू नये परिसाला दगड म्हणू नये कारण वरील सर्व पदार्थ ईश्वराची सगुण रूपे आहेत सोने सामान्य धातू नाही मिठाला वाळू म्हणू नये किंवा कण म्हणू नये आणि व्याघ्र चर्म हे सामान्य कातड्यामध्ये अंतर्भाव होत नाहीत मोत्याला गारा म्हणूनही आणि हिऱ्याला खडा म्हणूनही जीव हा वाटेल त्यावेळी घरातून घालवता येण्याजोगा पाहुणा नाही द्वारकेला सामान्य गाव समजू नये आणि रणछोड दासाची सामान्य मूर्ती समजू नये गोमती इतर तीर्थासारखी नाही कारण या सर्वांच्या दर्शनाने चित्त शुद्धीपूर्वक मोक्ष प्राप्त होतो तुकाराम महाराज म्हणतात कृष्णाला भोगी समजू नये आणि शंकराला जोगी समजू नये पांडुरंगाच्या कृपेने मला या विभूती सांगण्याचा प्रसाद लाभलेला आहे आहा हरे भाई तयावरी माझी वृदावळी भ्रष्ट एकली क्रियाहीन थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी वाहिली ते थोरी दवडा या बाहेरी बाईलेचा दास पितरा उदास भिक भिकार्यास नये दारा विद्याबळी वाद करून या छळी आणि काशी फळी मांडोनिया गावीची या देवा नाही दंडवतो ब्राह्मण अतितो घडेची नाम सर्व काळ करी संताची या निंदा स्वप्ने ही गोविंदा आठविना मध्ये धनु पोटाशी बंधनो नेने ऐसा दान धर्म काही तुका म्हणे नटे या सोंगू लवो नेदी अंग भक्तिभावी हे बंधुनो या कलियुगामध्ये जे लोक धर्मभ्रष्ट आणि क्रियाहीन झालेले आहेत त्यांची फजिती करणे हे माझे ब्रीद आहे प्रतिज्ञा आहे किंवा हेच माझे व्रत आहे त्यांच्या तोंडावर सर्वांनी मिळून थुंका जे आपले महत्व आपणच व्यर्थपणे सांगत असतात त्याला बाहेर घालवा जो बायकोचा दास असतो आणि आईबापांचा त्याग करतो भिकाऱ्यास कधी भीक वाढीत नाही दाराशी आला तर काठी घेऊन त्याच्या पाठीशी लागतो बुद्धीच्या बळावर स्वतंत्र पक्ष मांडून वादविवाद करीत बसतो आणि दुसऱ्याला छळतो गावातील देवाच्या दर्शनाला सुद्धा कधी जात नाही अतिथीला जेऊ घालणे ज्याला कधी घडत नाही सर्व काळ संतांची निंदा करीत बसतो स्वप्नामध्ये सुद्धा गोविंदाचे स्मरण त्याला आठवत नाही मिळवलेले धन जमिनीत पुरून ठेवतो आणि आपल्या पोटाला न खाता उपाशी राहतो त्याला दानधर्म कसा असतो हे कसे माहीत होणार तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे सोंग दाखवून जो माळा मुद्रांनी नटतो परंतु संत देव गुरु यांच्या पुढे भक्तिभावाने ज्याचे अंग नम्र होत नाही त्यांच्या तोंडावर थुंका वेसन गेले निष्काम झाले नर नवे नारी आपल्या तुटी पारख्या भेटी सौरी यांच्या फेरी त्यांचा वेध लागला छंदू हरी गोविंद वेळोवेळा आपले मागे हसत रांगी सावले घालती गळा जनवेशाधिती तोंडा आमुच्या भांडणा करकटी भीमातटी पंढरीचा राणा वेगळ्या याती पढिलो खंती अवघ्या एका भावी येली चाडू देह भावे जीवे शिवे मधी आगळी बुद्धी तिची करू सेवा वाया तुवा मुंडा सवे भक्ती नाचो भावा म्हणे तुका करू का नाचो निर्लज्जा बहु झाली सुख कामी चुकली या काजा मला आता या संसाराचं कसलंही बंधन राहिलेलं नाही त्यामुळे मी आता पूर्णपणे निष्काम झालेलो आहे मी आता पुरुष नाही आणि स्त्री सुद्धा नाही मी आपल्या घरादारांचा संबंध तोडून टाकला आहे आणि परपुरुषाची भेट घेतली आणि माझ्यासारखा संतरूपी सोयरेनीच्या समाजामध्ये राहू लागलो आहे मला त्या परपुरुषाचा वेध लागला असून प्रत्येक वेळी हरिगोविंद या नामाचा छंद जडलेला आहे काही लोक आमच्या मागे लागून हसतात तर काही रागावतात कारण आम्ही लुगडे नेसून त्याचा पदर खांद्यावर घेतो लोक आमच्या वेशाला फार भितात आमच्या तोंडाला तोंड कोठे देत बसावे म्हणून आमच्याशी कोणी फारसे भांडत नाही किंवा बोलतही नाही आमचा पती भीमेच्या तीरावर कमरेवर हात ठेवलेला पंढरीचा राजा आहे आम्ही आता वेगळ्या जातीच्या समाजात पडलो आहोत त्यामुळे आम्ही एकदम सर्व काळजी टाकून दिली आणि देहावरील अहमभाव टाकून जीवाशिवाचे ऐक्य केल्यामुळे लोक मर्यादाही टाकलेली आहे देहबुद्धी आणि जीवबुद्धी यांच्यापेक्षा आमची ब्रह्मबुद्धी श्रेष्ठ आहे आणि त्या ब्रह्मबुद्धीचीच आम्ही सेवा करू तुझी देहबुद्धी आणि जीवबुद्धी व्यर्थ आहे आम्ही आता आमच्या जातीतील मुंडा म्हणजे अधिपती असलेल्या पांडुरंगाबरोबर भक्तिभावाने नाच करू तुकाराम महाराज म्हणतात ताक पैसा ताक असे म्हणून आम्ही निर्लज्ज होऊन नाचू आम्हाला या नाचण्याने फार सुख असून संसारामधील कामकाज चुकले आहे हा निका उपदेशू नेने नाचो आपण मुंडा वाया मार गेली वाया हसे जनू, तैसा नवी चाळा आवरी मन डोळा पुढिलांच्या कळा कवतुक जाणुनी बाहेर ल्यावेसी आत जसे तसे झाकले तू बरे पोट भरे ते मिसे तुका म्हणे केला तरी करी शुद्ध भाऊ नाही तरी जासी वाया हा ना तो सा दुसऱ्यांना उपदेश देत फिरू नये आपणच काही नाचायचे ते नाचा या मार्गामध्ये लागलेला सोबती मुंडा हाही वायाच केलेला असतो आणि त्याला लोक हसतात तेव्हा त्याच्याप्रमाणेच खोटा चाळा न करता मन आवरून धरा आणि दृष्टी सावरा पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने करा केवळ बाहेरचा चांगला वेश काय कामाचा आतमधील विकार जशीच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे बाह्य वेशाने पोट तरी भरेल तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपला भाव अशुद्ध कराल तर बरे नाहीतर वाया जाल ना स्वार्थ ना परमार्थ अशी अवस्था तुमची होऊन जाईल टाकरुका चाल रांडे कागे केली गोवी पुसोनी आले ठाऊ म्हणून देते सवी आता येणे चंदे नाचो विनोदे नाही या गोविंदे माझे मजशी केले कोरडे ते बोलो कागे वेची ते वाया वरते करुणी दावी तुझ्या मुळीची या ठाया याजसाठी मी आढवर लाहाती हाती तुका म्हणे तू मागाठी सोडा याची खंती अगर अंडे तू देहाचा अभिमान सोडून दे त्या गुंतवणुकीमध्ये का पडून राहतीस चल माझ्या बरोबर मी जे अभिमानाने स्थान सोडून दिले आहे म्हणून तुला शिवी देत आहे या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा करून टाकलेला आहे आणि म्हणूनच आता याच्याच नादाने मोठ्या भक्तीने आणि गमतीने याच्या संगतीमध्ये नाचूया तू तुझ्या अंतकरणामधील हे कोरडे बोल व्यर्थ खर्च का करतेस तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखव ना यासाठीच मी हातामध्ये हा डवर धरलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे मोकळी गुंते रेती कुंथे नाही भार दावे धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावे ऐका बाई लाज नाही आणि का त्या गरतीची समाधानी उंच स्थानी जाणे सेवा पतीची न बोलता करी चिंता न मारी तापळे दादला शेज नावडे निजे जग जोडीचे चाळी देखत आंध बहिर कानी बोल बोलता मुखी तुका म्हणे पतन सोयरी ऐशी झाली एके मुळात ही मोकळी असून सुद्धा गुंतून राहिलेली आहे वर डोक्यावर काही ओझे नसून सुद्धा ही भाराने कुंथत जीवन जगत आहे आणि आपल्याच देहभावाच्या फड्यामध्ये देहरूपाच्या धेडवाड्यामध्ये अडकून पडली आहे आणि बाई तू ऐक त्या कुलीन स्त्रीची लाज तुला वाटत नाही का ती पतीची सेवा करून कशी समाधानामध्ये उंच ठिकाणी असते कुणी काही रागाने बोलत नसताना सुद्धा ती चिंता करीत बसते आणि कुणी मारीत नसताना पळून जाणे शेजेवर आपला नवरा न आवडणे हे जगझोडीचे चौचाल स्त्रीचे चाळे असतात देव पाहत नसल्यामुळे यांचे डोळे आंधळेच असतात त्यांची कीर्ती कानावर येत नसल्यामुळे ते बहिरेच असतात त्यांची स्तुती तोंडाचा नसल्यामुळे ते मुख्य असतात तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची माणसे नरक लोकाचेच पाहुणे आहेत साथीतला काजळ घाला तेल फणी करा दिवानदारी बैसली पारी नाचो फेर धरा या साहेबाचे जाली देणे वेळोवेळा न लगे येणे आता हाती काशासाठी हिंडो पाटी दुकानी अवघ्याजनी मुंडा धनी नाचो एके घाई सरसावली सुख कैसा चाळा एके ठाई तुका म्हणे ओळगू एका तोड चिंता माया देव उद्गार आता जाव मुळीची आठाया बायानो आपण बाजारात जाऊया डोळ्यामध्ये काजळ घाला आणि नीटपणे तेलफणी करा समोर पारावर दारामध्ये दिवाणजी जे बसले आहेत त्यांच्या भोवती फेर धरून नाचूया या साहेबाचे आपणावर वरचेवर कर्ज झालेले आहे जे काही देणे आहे ते एकदा फेडून टाकले म्हणजे मग पुन्हा वरचेवर यायला नको आता बाजारामध्ये त्याच्यासाठीच दुकानातून हिंडावे लागणार नाही या निर्विकार धन्याभोवती आपण सर्वजण फेर धरून नाच करूया या एका ठिकाणी जर सुख मिळाले तर मग निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा चाळा आपल्याला करावा लागणार नाही तुकाराम महाराज म्हणतात चिंता आणि माया ममता सोडून या एकट्यालाच शरण जाऊया याच्या जवळ सर्व काही सांगून याच्या मूळ गावी जाऊया सौरी सुर झाले दूर डौर घेतला हाती मायामोह सांडवले तेही लोकी झाले सरते चाल बाई अवघी पाच देही न धरे गुज काही वाळवंटी सापडता हिंडोनी चौऱ्याऐंशी घर आले तुझ्या दारा एका रुक्यासाठी आचवले संसारा लाजमेली शंका गेली नाचो महाद्वारी भ्रांती सावले फिटोनी गेले आता कैची उरी झाले भांडी जगा सांडी नाही भिड चाडू घाली चरणी मिठी पूर्वी जीवीचे ते कोण तुका म्हणे रुका करी संसार तुटी आता तुम्हा आम्हा कैशी झाली साठी देवा मी या संसाराला जिंकणारी शूर अशी सौरी झालेली आहे आणि हातामध्ये डमरू घेऊन हरिनामाच्या आनंदामध्ये नाचत आहे माया मोहाचा निराश करून तिन्ही लोकांमध्ये मी धन्य झाले आहे हे विठाबाई तू त्या चंद्रभागेच्या वाळवंटावर सहज मला भेटलीस आता माझ्या पंच महाभूतात्मक देहाच्या घरी चल मी आणि तू त्या ठिकाणी गुज गोष्टी बोलत बसू तू माझ्यापासून किंवा मी तुझ्यापासून कोणतेच गुह्य लपू नये असे मला वाटते हे विठाबाई चौऱ्याऐंशी लक्ष घरे फिरून शेवटी मी तुझ्या घरी आले आहे एका भक्ती प्रेमरूपी पैशासाठी मी सर्व संसाराचा त्याग केला आहे आमची लाज मरून गेली आहे आणि कोणाविषयीची आम्हाला भीती राहिलेली नाही आता भजनानंदाने देवाच्या महाद्वारामध्ये नाचू नाचता नाचता देहात्म भ्रांतीचे वस्त्र फिटून गेले तर काय शिल्लक राहते मी आता भांडकोर आणि शिरजोर झाले आहे म्हणून जगाचा त्याग केलेला आहे आता मी कुणाची भीड आणि परवा ठेवलेली नाही हे विठाबाई तुझ्या पायी मिठी घालून मी माझ्या मनातील इच्छा पूर्ण करेन तुकाराम महाराज म्हणतात विठाबाई भक्ती प्रेमाचा पैसा दे आणि संसाराचा संबंध तोडून टाक मी जीव अर्पण केल्यानंतर आता तुझ्या माझ्यामध्ये भेद कसा राहिला आपण दोन्हीही एकच होऊन गेलेलो आहोत समसपात वेसन काट निसंग झाले सौरी कुडपे लादेश आता येऊन दे दुसरी गाऊर घुरामा माहेची उरले आम्हा नाही जीवतमा वित्त गोता सहित ठाव झाला रिता झाकुनी काय आता कोणासवी लाज कोण तुझे पाहता सौरी यांचा संग आम्हा दुरावले जगू भिन्न झाले सुको देह भागू पालटला रंग लाज भय शंका जनी नाही तेजी येली दोन्ही फिराविला वेश नहू हो, कोणाचीच कोणी तुका म्हणे हा वेश दिला माझेने जना प्रीती ती सवी असो एकपणे सर्व ठिकाणी ब्रह्म आहे आणि ते सम आहे असे जाणून मी माझ्या नाकातील या संसाराची व्यसन तोडून आता मी निसंग सौरी झाली आहे सर्व देशाला मी ब्रह्मरूपाने व्यापून टाकले आहे आणि द्वैताला जवळ येऊ देत नाही आता आम्ही रघुरामाला गात आहोत कारण आता आम्हाला हेच कर्तव्य शिल्लक राहिलेले आहे आम्हाला आमच्या जीवाची वित्ताची किंवा गोताची पर्वा राहिलेली नाही तादात्म्य गेल्यामुळे हा देह विवस्त्र झाला आहे आता पुन्हा त्या तादात्म्याचे वस्त्र झाकून घेऊन काय उपयोग आहे आता मी कोणाची लाच धरू परमार्थता द्वैत नाहीच तर मग माझ्याकडे दुसरा कोण पाहणार आहे संतरूपी सावऱ्यांची संगती झाली त्यामुळे जग आम्हाला फार दुरावले आत्मसुख प्राप्त होऊन आम्ही देहावरचा अहमभाव जाऊन कृतार्थतेचा रंग आम्हाला चढलेला आहे आम्हाला लाज आणि भय शिल्लक राहिलेले नाही कारण या दोन्हींचाही आम्ही त्याग केला आहे आम्ही वेशात बदल केला आहे पूर्वीचा जीवबुद्धीचा व देहबुद्धीचा वेश टाकून आम्ही ब्रह्मबुद्धीचा वेश धारण केला आहे त्यामुळे आम्ही कोणाचीच कोणी राहिलेले नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्या पांडुरंगाने आम्हाला हा वेश दिला त्याचाच सर्वत्र ब्रह्मरूपाने अनुभव घेऊन लोकांमध्ये एक रूपाने राहू न हो नर नारी संसारी अंतरलो निर्लज्ज निष्काम जना वेगळेची ठेलो चाल रघुरामाने या पुल्या गावा विन आम्हा कोण सोयरा सांगाती जनवाद लोकनिंदा पिशुनाचे चेरे साहू तुझ साठी अंतरेली सहोदरे बहुता पाठी निरूपू हाती पाठविला तुझू तुका म्हणे आता सांडूनी लौकिकाची लाजू आम्ही आता पुरुष नाही आणि स्त्रीही नाही त्यामुळे संसाराला अंतरला होत निर्लज्ज आणि निष्काम होऊन जगा वेगळेच आम्ही झालेलो आहोत हे रघुरामा चल तू आम्हाला आपल्या गावाला म्हणजेच निजधामाला घेऊन जा तुझ्याशिवाय आम्हाला कोण सोयरा आणि मित्र शिल्लक राहिलेलं नाही लोकापवाद लोकनिंदा नीच लोकांची तोंड टाकून बोलणी ही सर्व फजिती आम्ही तुझ्याकरता सहन करीत आहोत तुझ्या भक्तीला लागल्यापासून आम्हाला आमच्या भाऊ बहिणी देखील अंतरले आहेत तुकाराम महाराज म्हणतात देवा लोक मर्यादा सोडून देऊन प्रत्येक संताबरोबर आषाढी कार्तिकीच्या बाजारी तुला निजधामाला घेऊन जाण्याविषयी मी सातत्यानं निरोप पाठवत आहे नीट पाठ करून थाट दावी तसे तोरा आपणाकडे पाहू कोणी निघाली बाजारा ते सौरी नव्हे निकी भक्ती विन फिकी चांग भांग करुणी सोंगू दावी माळा मुदी रुक्याशी आस धरुणी ती फुदी थोरे घरी करी फेरी तेथे नाचे बरी जेथे निघे रुका तेथे हालवी तेरी आत मांग बाहेर चांग सौरी ती नव्हे ते गो तुका दास नट तसे न करी त्याचा संग चांगला थाटमाट करून ती सौरी मोठा तोरा दाखवित आहे आपणाकडे कोण कोण बघत आहे असे पाहत ती बाजाराकडे चाललेली आहे पण ही सवरी चांगली नाही हिच्यामध्ये ईश्वर भक्तीचा अंश नसल्यामुळे ती फिकीच आहे ही वरवर चांगला दौल मिरवते चांगला पोशाख करते आणि मोठे सोंग करते माळा मुद्रा धारण करते पण मनातून तिला पैशाची हाव असल्यामुळे ती आपल्या अवयवांचे प्रदर्शन करीत राहते मोठमोठ्यांच्या घरी हिची सारखी यजा असते त्या ठिकाणी ती नाचते गाणी म्हणते ज्या ठिकाणी पैसा मिळण्याची संधी असते तिथे ढुंगण हलवून ती नाच करते ही सौरी वरवर चांगली नटवी असली तरी आतमधून नीच आहे तिची ऐट खरी नाही तुकाराम महाराज म्हणतात ती वरवर नटते पण तिचा संग कुणी धरू नये चाल माझ्या राघू डोंगरी दिवा लागू घर केले दार केले घरी नाही वरू शेजारनी पापिनींची पाच पोरे मरू घरी पाच पोरी ती मजहुनी आहेत थोरी पाचांच्या बळी खादली बावन केळी घर केली दार केली दुकान केला मोठा पाटाची राणी धांगड झिंगा तिचा मोठा दुकान केला मोठा तर पदरी रुका खोटा हिजडा मनसी जोगी तर सोळा सहस्र भोगी तुका म्हणे वेगी तरी हरी म्हणा जगी हे माझ्या राघो तू माझ्याबरोबर चल आणि डोंगरामध्ये दिवा लावू मी घर केले आहे दार केले आहे म्हणजे लग्न केले पण घरामध्ये मुलबाळ झालेली नाही परंतु शेजारनीच मात्र पाच पोरे आहेत ती मरून जाऊ देत माझ्याही घरी पाच पोरे माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि या पाचांच्या बळावर मी बावन्न केळी खाल्लेली आहेत या पंच कर्मेंद्रियांनी उत्तम भोग घेतले आहेत मी घरदार केले प्रपंच उभारला मोठे दुकान थाटात उभे केले व्यापार केला पाट लावून पट्टराणी एक आणली पण तिचा धांगडधिंगाच फार आहे मी मोठे दुकान घातले खरे पण माझ्या पदरामध्ये फटा रुपयाच पडला मला हिजडा योगी असे म्हणू लागले तुकाराम महाराज म्हणतात मग अशा वेळी सोळा सहस्र नारी भोगूनही जो खरा जोगी राहिला त्या श्रीहरीचे नामस्मरण ताबडतोब करा आली या गेली या परी भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंत गुंतो मेली येथे काही नाही लवगुरुच्या पायी चाल रांडे टाकी रुका नको करू बोलू गुरविन मार्ग नाही करीशे ते फुलू खाऊनी जेऊनी लेऊनी नेसुनी म्हणती आम्ही बऱ्या साधू संत घरा आल्या होती पाठ मोर्या वाचोनी पढोनी झाले शहाणे म्हणती आम्ही संतो परणारी देखुनी त्यांचे चंचल झाले चित्तो टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ते नाही ते जाणावे भोंदू कलियुगी घरोघरी संत झाले फारू विती भरी पोटासाठी हिंडती दारू दारू संत म्हणती केली निंदा निंदा नवे भाई तुका असे अनन्ये भावे शरण संतापाई जन्म आला आणि गेला पण हातून काही भक्ती घडली नाही माझे माझे म्हणून संसार पाशामध्ये अधिकच गुंतत गेलेले आहे पण या संसारात काही तथ्य नाही तुला गुरुच्या पायावर वाकलेच पाहिजे हे रांडे चल पैसा टाक उगाच व्यर्थपणे बडबड करू नकोस श्री गुरुच्या प्राप्तीशिवाय अन्य मार्ग नाही इतर सर्व काही जर करीत बसशील तर ते व्यर्थ आहे चांगले खातेस नेसतेस आणि वर म्हणतेस की आम्ही देवाच्या दाशी झालेलो आहोत पण साधू संत जर घरी आले तर पाठमोऱ्या होऊन पळून जाता असेच संत वरवरचे झाले आहेत वाचून पढून शहाणे झाले आणि आम्ही संत झालो असे लोकात म्हणतात पण दुसऱ्याची स्त्री पाहताच यांचे चित्त विचलित होते त्यांच्या कपाळावर टिळा असतो साधूसारखी डोक्यावर टोपी असते गळ्यामध्ये माळा असतात आणि आम्ही साधू आहोत असे ते म्हणत राहतात पण यांच्या चित्तामध्ये दयाधर्म नसल्यामुळे हे भोंदूच समजावेत या कलियुगामध्ये संत घरोघरी फार झाले आहेत पण वितभर पोटासाठी ते दारोदार हिंडत राहिलेले आहेत संत म्हणतील याने आमची निंदा केली पण तुकाराम महाराज म्हणतात की हे बंधू नो ही निंदा नव्हे खऱ्या संतांच्या पायी हा मी नेहमीच अनन्य भावाने शरण गेलेलो आहे अनंत जुगाचा देहवारा निजबोधांचा घुमारा अवचिता भरला वारा या मल्हारी देवाचा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध बिरडे बांधला गाठा गळा वैराग्याचा पट्टा वाटा जाऊ या भक्तीच्या हृदय कोटंबा सांगाते घोळ वाजवू अनुहाते ज्ञान भंडाराचे पोते रिते नव्हे कल्पांते लक्ष चौऱ्याऐंशी घरी चारी या जन्माची केली वारी प्रसन्न झाला देव मल्हारी सोहम भावी राहिलो या देवाचे भरता वारी अंगी प्रेमाचे फेपरे गुर गुरु करी वेडे चारे पाहतुके भुंकविले या ठिकाणी अनंत युगाचा मी देवारा मानलेला आहे यामध्ये निज बोधाचा संचार झालेला आहे या मल्हारी देवाचा भाव अवचितपणे यामध्ये भरून राहिलेला आहे या ठिकाणी शुद्ध सत्वाची मोठी कवडी असून बोधाच्या माळेची गाठ पक्की बांधलेली आहे गळ्यामध्ये वैराग्याचा पट्टा आहे आणि हा वाघ्या भक्तीच्या वाटा दाखवीत उभा आहे आपल्याबरोबर याने हृदयरूपी लाकडी भिक्षापात्र घेतली आहे घंटांच्या घोषाने हा अनुहाताचा नादच करीत आहे याच्या ज्ञान भांडाराचे पोते कधीही रिकामे होत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जन्म घेऊन या मनसाच्या जन्मी याने चार घरांची वारी केली आणि त्यामुळे याला मल्हारी देव प्रसन्न झाला आहे म्हणून तो सोहम धारण करून राहिला आहे या मल्हारी देवाचे वारे अंगात भरतात अंगात प्रेमाचे फेफरे येते आणि गुरगुर करून वेडे चाळे केले तेव्हा त्यांची गुरुभक्ती पाहून तुकाराम महाराजांनी त्यास बोलते केले आहे आजी दिवस झाला धन्य सोनी आचा भला झाले संताची पंगती बरवे भोजन निगुती रामकृष्ण नामे बरवी मोही येली प्रेमी तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला आज मोठा धन्य दिवस आहे हा सोन्याचाच दिवस उगवला आहे आज मला संतांच्या पंक्तीचे भोजन सावकाशपणे मिळाले आहे रामकृष्ण या नामस्मरणाने सर्व वातावरण मोठ्या प्रेमाने मोहून गेले आहे तुकाराम महाराज म्हणतात हा भोजन समयीचा काल सुद्धा ईश्वरी प्रसादाच्या चवीने मोठा रसाळ बनलेला आहे तुम्ही तरी सांगा काही अम्माविषयी रुक्माबाई काही उरले ते ठाई वेगी पाठवून देई टोकत बैसलो देवा इच्छितशे ग्रासा एका प्रेम देऊनी बहुडा झाला तुका म्हणे विठ्ठल बोला हे रुक्मिणी माते तुम्ही तर या विठ्ठल देवास आमच्याबद्दल काहीतरी सांगा ना काही उरले असेल तर आम्हाला ताबडतोब पाठवून द्या पहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुमुकू पाहत बसलो आहे एकाच घासाची मी इच्छा धरलेली आहे प्रेम भक्ती देऊन मी या पांडुरंगास बदली म्हणून घेतली आहे तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचा जय जयकार करा वाट पाही बाही निडळी ठेवून या हातू पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्तू काही येता देखी माझा माय बापू घटिका बोटे दिवस लेखी धरून या मापू डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाही मन उतावीळ भाव सांडून या देही सुखशे जे गोड चित्ती न लगे आणिक नाठवे घरदार तान पळाली भुकू तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण पंढरीचे वाटे येता मूळ देखेन मी मोठ्या आतुरतेने कपाळावर हात ठेवून विठ्ठलाची वाट पाहत उभा आहे माझी दृष्टी त्या पंढरीच्या वाटेस लागलेली असून माझ्या चित्तामध्ये तोच एक विषय झालेला आहे हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी पाहिन असे मला होऊन गेले घटका गोटे वगैरेंच्या साह्याने मी दिवस मोजून लिहून ठेवत आहे मला शकूनही पहार चांगले होत आहेत माझा डावा डोळा लवत असून उजवा हात स्फोरण पावत आहे माझे मन उतावीळ झालेले असून ध्येय सोडून जणू भावभक्तीने त्याला भेटायला निघाले आहे सुखाच्या शय्येवर मला काही गोड लागत नाही मला घरदार सुद्धा आठवत नाही आणि माझी तहान भूक पडून गेली आहे तुकाराम महाराज म्हणतात असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल पंढरपूरच्या वाटेचे आमंत्रण मला केव्हा मिळेल तो पंढरीचा राणा मला केव्हा बोलावी तुझे दास्य करू आणि का मागू खावया झिग झाले जिनी माझे पंढरी राया काय गा विठोबा तुझ म्हणावी थोराच्या दैवी गोड शुभ शुभ संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले करी काय अवकळा तैसी तुझे शरणागत शरण जाऊ आणि कासी तुका म्हणे कवना लाज हे का नेनसी देवा तुझी आम्ही भक्ती करतो दाश्य करतो आणि खायला मात्र दुसऱ्यांना मागावं असे माझे जगणे हे पंढरीला धिकारयुक्त बनलेले आहे हे विठोबा तुला म्हणावे तरी काय तुझ्यासारख्या थोराच्या सहवासामध्ये सर्व शुभ किंवा अशुभ आम्हाला गोडच वाटते जेव्हा या संसाराची धास्ती आम्हास निरंतर असते आमच्या या संसाराला अशी अवस्था प्राप्त झालेली आहे की ती पाहून मरण सुद्धा बरे वाटू लागते तुकाराम महाराज म्हणतात देवा आता दुसऱ्या देवानं मी शरण काय म्हणून जाऊ ही लागेची गोष्ट आहे हे तुम्ही जाणत नाही का पुरविली आळी जे जे केली ते ते काळी माय तरी आईशी सांगा कृपाळू वा पांडुरंगा घेतली नुतरी उचलो नी कडीवरी तुका म्हणे घासू मुखी घाली ब्रह्मरसू देवा ज्या ज्या वेळी तुझ्याकडं आम्ही जो जो हट्ट केला तो तो हट्ट तू पुरवलास विठ्ठला जन्म देणारी प्रत्यक्ष आई सुद्धा एवढी कृपाळू असत नाही तू आता मला उचलून कडेवर घेतली आहेस आता मी काही खाली उतरणार नाही तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाने माझ्या मुखात ब्रह्मरसाचा घास घातलेला आहे कथेची सामग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी उने परिमजा आवडो कीर्तनो तुका म्हणे हानी या वेगळी मनानानी हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत मी देवाचं कथा कीर्तन ऐकणार आहेत देवा तुझी कथा ऐकता यावी म्हणून माझे सर्व अवयव शेवटपर्यंत शाबूत ठेवू त्यांचा भंग होऊ देऊ नकोस हे परमेश्वरा माझे आयुष्य वाटल्यास तू थोडे कमी कर पण माझी कीर्तनाची आवड मात्र वाढीस लाव तुकाराम महाराज म्हणतात जर कीर्तनाची आवड माझ्याकडून जर कमी झाली तर त्यावेळी दुसरी मोठी हानी नाही असेच मला वाटेल गळित झाली काया ह्याची लळित पंढरी राया आले औसा नापासी रूप राहिले मानसे वाईला कळसू तेथे स्थिरावला रसू तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले देवा माझे शरीर आता थकलेलं आहे आता मी हेच लळीत समजू काय माझ्या या देहाच्या पतनाचा दिवस जवळ आला असून माझे चित्त मात्र तुझ्या रूपावर जडून राहिलेले आहे आता दुरूनच मी तुझ्या मंदिराचा कळस पाहिला आणि त्याच स्थानावर माझा भक्तिभाव स्थिरावून राहिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या नारायणामध्ये सर्व वृत्ती स्थिरावल्यामुळे सर्व काही गोड गोड होऊन गेले आणि माझे पोट भरलेले आहे रत्न जडित सिंहासनो वरी बैसले आपण कुंचे धळती दोही बाही जवळी रखुमाई राही नाना उपचारी सिद्धी ओळगते कामारी हाती घेऊन पादुका उभा बंदी जनो तुका रत्न जळीत सिंहासनावर स्वतः पंढरीचा राणा बसला आहे आणि दोन्ही बाजूला चौऱ्या घडत आहेत त्याच्या शेजारी रखुमाबाई आणि राही दोघी उभे आहेत नाना प्रकारचे उपचार करीत अनेक सिद्धी काम करण्यामध्ये तत्पर झालेले आहेत अशा वेळी स्वामीच्या पादुका घेऊन तुकाराम महाराज सेवकासारखा उभा आहे ही राशू भला कोंदनी जडित मानिकांची खाणी तैसा दिशे नारायणो मुखसुखाचे मंडन कोटी चंद्र वेळा पौर्णिमेच्या पूर्ण काळा तुका म्हणी दृष्टी धाई परतोनी माघारी ते नयी रत्न जडीत कोंदनामध्ये बसवलेला जसा हिरा शोभून दिसावा किंवा खाणीमध्ये जसे माणिक शोभून दिसावे त्याप्रमाणे हा माझा नारायण शोभून दिसतो आहे हे श्रीमुख सर्व सुखाने तेजस्वी आणि शोभिवंत दिसत आहे पौर्णिमेच्या कोटी चंद्राच्या काळा याच्या पुढे फिक्या ठरतील तुकाराम महाराज म्हणतात या सुंदर मूर्तीकडे पाहताच दृष्टी सुखावून गेली आहे ही माझी दृष्टी त्या ठिकाणाहून परत माघारी फिरत नाही पतित पतित परी मी त्रिवाचा पतित परी तू आपुली सत्ता मज करावे सरता नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलू देवा मी पतित आहे असे मी तीन वेळा तुला सांगतो आहे पण तू तुझी सत्ता गाजून मला परिपूर्ण कर आणि माझे सर्व पाप दूर कर माझे चित्त शुद्ध नाही आणि तुझ्या पायापाशी माझी बुद्धी सुद्धा स्थिर होत नाही हे देवा मी अपराधांचा जणू बनलो आहे आणखी तुला मी किती सांगू उभारीला हातू जगी जाणविली मातू देव बैसले सिंहासनी आल्या याच का होय धनी एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे कोडे दोही ठाई तुका नाही पडो देत चुका अभय देण्यासाठी देवाने हा हात उभारलेला आहे सर्व जगास ही गोष्ट समजून आली आहे हा देव आज सिंहासनावर बसून शोभन दिसतोय जो याचेच भक्त त्याच्याकडे येईल त्याचा तो धनी बनत आहे एकाच्या अंगीकारामुळे याने पुष्कळांना निवारा दिला आहे आणि अनेकांच्या आयुष्याची कोडी त्याने सोडवली आहेत तुकाराम महाराज म्हणतात आणि त्या देवाच्या भक्तांच्या ठिकाणी मी कधी चुका करीत नाही किंवा कुणाला चूक करू देत नाही जीवेसाठी यत्न भाऊ त्याची नाव बळकटू पैल तिरा जाता काही संदेह नाही दे विश्वासाची धन्य जाती तेथे वस्ती देवाची तुका म्हणे भोळी यांचा देवसाचा अंकितो कोणताही प्रयत्न करताना जीव समर्पण करण्याच्या भावनेने करावा त्यामुळे त्या प्रयत्नाला बळकट अशा नावेचे रूप येते या नावेतून तो पैलतीराला जाईल यामध्ये मुळीच संशय नाही श्रीहरीवर विश्वास ठेवणाऱ्यांची जात धन्य आहे त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष देवाचीच वस्ती असते तुकाराम महाराज म्हणतात खरोखर भोळ्या भावाने भक्ती करणाऱ्याच्या स्वाधीन देव असतो आशीर्वाद तया जाती यावडे चित्ती देवाची कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळी भक्ती भाग्य गाठी धनु त्यान मनो जीवासी तुका म्हणी हरीचे दासू तेथे असो सकळू ज्याच्या चित्तात देवाविषयी आवड आहे अशा जातीच्या लोकांना देवाचा आशीर्वाद लाभतो त्यांचे क्षम कल्याण असो दिवसेंदिवस त्यांचे हरिविषयी पुष्कळ प्रेम वाढत राहू तुकाराम महाराज म्हणतात सर्व जीवांना हरिभक्तांची इच्छा असो तयासाठी वेचू वाणी ऐकू कानी वार्ता त्या क्षेम माझे हरिजनू समाधान पुस्तात्या परत्रीचे जे सांगाते त्यांची याती न विचारी तुका म्हणे धैर्यवंते निर्मळ चित्ते सखेते आम्ही आमची वाणी संता करता खर्च करू आणि कानाने त्यांच्याच बातम्या ऐकू माझे हरिभक्त आनंदात आहेत ना हे विचारण्यासाठी आणि त्यांचा क्षेम समाचार ऐकण्यासाठी मला समाधान वाटते वैकुंठ मार्गातील जे माझे सोबती आहेत ते कोणत्याही जातीची असली तरी त्यांच्या जातीचा विचार न करता हरिभक्त म्हणूनच त्यांच्या क्षेम समाचाराची मी विचारपूस करीन तुकाराम महाराज म्हणतात धैर्यवान आणि निर्मळ चित्ताचे जे हरिभक्त तेच माझे मित्र आहेत अभय उत्तरी संती केली दानू झाले समाधानो चित्ततेने आता प्रेमरसी न घडी खंडनो द्यावे कृपा दानो नारायण आले जे उचितो देह विभागाशी ते पायापाशी उभी असो तुका म्हणी करी पूजन वैखरी बोबड्या उत्तरी गातो गीतो संतांनी मला अभयदान दिले आहे की जन्म मरणाच्या फेऱ्याला तू घेऊ नकोस त्यामुळे मनाचे समाधान झाले नारायणा तुम्ही आता तुझ्या भक्तिरसाचा नाश होणार नाही असे आश्वासन देऊन आम्हाला कृपादान द्या आमच्या देहाच्या वाट्याला जे काही कर्तव्य आले आहे ते कर्तव्य केल्यामुळेच मी तुमच्या पायाजवळ उभा राहण्यास पात्र झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा मी वैखरी वाणीने तुमच्या गुणवर्णनाची पूजा करीत आहे आणि बोबड्या शब्दाने तुमचे नामगीत गात आहे असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी विचारून ठाया ठावू येथे भाव राहिला आता तुकया पाशी हेवा नाही देवा तातडी देवा आम्ही जी पूजा केली ती मंत्रहीन क्रियाहीन आहे आम्हाला मंत्र तंत्र क्रिया काही माहिती नाहीत आणि आमच्या आचाराच्या शुद्धते संबंधी तर विचारच करू नका तरी सुद्धा आम्ही केलेली पूजा तुम्ही आपल्या सेवेच्या खात्यामध्ये जमा करून घ्या आणि शेवटी आमच्यावर कृपा करा प्रत्येक देव देवतांचा आणि अनेक वैशिक सुखांचा विचार करून तुमच्या पायाच्या ठिकाणी आम्ही भाव ठेवलेला आहे तो भाव स्थिर राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला आता कशाचीही इच्छा शिल्लक राहिली नाही त्यामुळे मनुष्य देहाचे कर्तव्य पूर्ण करण्याची तातडी सुद्धा शिल्लक नाही ऐके वचन कमळापती मजरंकाची विनंती कर जोडी तो कथा काळी आपण असावे जवळी घेई ऐशी भाक मागेन जरी काही आणिक तुक या बंधू म्हणे देवा शब्दही तुका राखावा हे कमलापती माझे एवढे वचन नीट ऐका माझ्या या गरिबाची विनंती मान्य करा कथेच्या वेळी हात जोडून मी विनवतो की माझ्याजवळ आपण उभे राहावे याशिवाय मी आणखी काही दुसरे मागणार नाही असे वचन देतो तुकया बंधू म्हणतो की देवा माझे एवढे वचन आपण पूर्ण करा आली ललिताची वेळू असा सावधस कळू लाहू करा गी स्मरा टाळी वाहोने विश्वंभरा झाली आवसानो नस पडते चरण तुक या बंधू म्हणे थोडे अवधी उरली आहे पुढे एकदा फजितीची वेळ जर जवळ आली तर मग काही शिल्लक राहणार नाही म्हणून तुम्ही आताच सावध व्हा ताबडतोब त्या ईश्वराचे स्मरण करून त्याचा लाभ करून घ्या त्या ईश्वरास काळी वाजवून संतुष्ट करा एकदा का देहाचे पतन झाले त्यानंतर मग काही या ईश्वराची पावले तुम्हाला दिसणार नाहीत तुकया बंधू म्हणतो की या गोष्टीचं दिवस फार उरले नाहीत थोडाच अवधी शिल्लक आहे नेने ने गाऊ काही धड बोलता वचनो काया वाचा मने सहित आलो शरण करी अंगीकार नको मोकलू हरी पतित पावन ब्रिदयी करावी खरी नेने भक्ती भाव तुझा म्हणवितो दासू जरी देशी अंतर तरी लज्जा कोणासू म्हणे या बंधू तुझे येले पायी आता कोण तुझा ऐसा माशी आहे देवा आम्हाला गळ्याने सुस्वराने गाता येत नाही धड चार चांगले शब्द बोलता येत नाही मात्र आम्ही तुला काया वाचा आणि मग या सर्वस्वानिशी शरण आलो आहे तेव्हा माझा तुम्ही स्वीकार करा हे श्रीहरी मला तुम्ही दूर करू नका पतिताला पावन करण्याची तुमची प्रतिज्ञा आहे हा तुमचा लौकिक तुम्ही खरा करून दाखवा देवा मी भक्तिभाव सुद्धा चांगल्या प्रकारे जाणत नाही फक्त तुझा सेवक मात्र मी आहे पण तू जर मला कधी अंतर देशील तर मग लाज कुणाची केली हे तूच सांग चुकिया बंधू म्हणतो म्हणून हे देवा तुझे पाय धरून ठेवले आहेत आता तुझ्याशिवाय आमचे रक्षण करणारा दुसरा कोण आहे तूच माय बाप बंधू सखा मुचा वित गोत जीवलग जीवाचा अनिक प्रमाण नाही दुसरे आता योगक्षेम भार तुझे घातला माथा तूच क्रिया कर्म धर्म देव तू कुळ तूच तीर्थ व्रत गुरु सकळ म्हणे तुके या बंधू करिता कार्यता देवा तूच भाव भक्ती पूजा पुनस्कार आघवा देवा तू माझी आई आहेस तूच माझा बाप बंधू मित्र सर्व नाती तुझ्यामध्येच माझी सामावलेली आहेत माझी संपत्ती माझे नातेवाईक आणि जीवाचा जीवलग सर्व काही तूच आहेस तुझ्याशिवाय मला दुसरे कसलेही प्रमाण नाही माझा सर्व चरितार्थ तुझ्यावरच अवलंबून आहे आणि मी सर्व माझा भार तुझ्यावरच टाकलेला आहे माझे क्रियाकर्म धर्म देव कुलधर्म सर्व काही देवा तूच आहेस तूच तपश्चर्या व्रते गुरुनाथा सर्व काही तूच आहेस फुगया बंधू म्हणतो की देवा तूच सर्व कार्य करविता आणि कार्य करवून घेणारा असून माझी सर्व पूजा आणि भावभक्ती ही तूच आहेस करुणी उचितू प्रेम झाली हृदयातू आलो दान मागा यासु थोरे करून यासू चिंतन समयी सेवा आपुलीच देई तुक या बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा देवा तुझ्याविषयीचं योग्य असलेलं प्रेम माझ्या हृदयामध्ये निर्माण होऊ दे आणि देवा तू मला हेच दान दे मी तुला मागायला आलो आहे मला तुझी फार मोठी आशा आहे मी तुझे चिंतन जेव्हा करीन तेव्हा तुझीच सेवा माझ्या हातून घडू दे तुकया बंधू म्हणतो तुझ्या भावाजवळ मला सोपव तो भाव सतत माझ्या चित्तामध्ये राहू दे गाऊ वाऊ टाळी रंगी नाचो उदासू सांडोनी भय लज्जा शंका आस निरासू बळी याचा बळी तू कैवारी आमुचा भक्ती मुक्ती दाता सकळा ही सिद्धींचा मारू शब्द शस्त्र बाणू निशंक अनिवारू कंटकांचा सूर शिर फोडू काळाचे म्हणे तुक या बंधू नाही जीवाची चाडू आपुलिया तेथे कायू आणि कांची भिडू भगवंताच्या भक्तिप्रेमामध्ये रंगून जाऊया टाळी वाजवून त्याचे नाम गावूया त्याच्या नादाने उदास व्रतीचे होऊन नृत्य करूया यावेळी लौकिकाची आशा भय लज्जा शंका इच्छा निराशा इत्यादी सर्व व्रतींचा त्याग करा सर्व बलवंतांचा बलवंत असणार हा भगवान श्रीहरी आता आमचा कैवारी झालेला आहे तोच आम्हास भक्ती मुक्ती देणार असून सर्व सिद्धी त्याच्याच कृपेने आम्हास प्राप्त होणार आहेत आता कुणाची शंका भीती न धरता शब्दशस्त्रांच्या आणि तीक्ष्ण बाणांच्या साह्याने दुष्टांचे चूर्ण करून टाकू प्रत्यक्ष काळाचेही डोके आम्ही फोडून टाकू तुकड्या बंधू म्हणतो या बाबतीमध्ये आम्हाला आमच्या जीवाची सुद्धा काही पर्वा राहिलेली नाही या ठिकाणी इतरांची भीड धरण्याचे काय कारण आहे सांडूने वैकुंठ उभाविते वरे निटो आला आला रे जगजेठी भक्ता पुंडलिकाचे भेटी पैल चंद्र भागे तिरी कट धरून या करी तुक या बंधू म्हणी अंबरू गजर होतो जय जयकारू हा श्रीहरी प्रत्यक्ष वैकुंठ सोडून या पृथ्वी लोकामध्ये येऊन एका साध्या विठेवर उभा राहिला आहे हा जगन्नायक या भक्त पुंडलिकासाठी या भूमीवर अवतरला आहे चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर कमरेवर हात ठेवून तो उभा आहे तुकया बंधू म्हणतो की याच्या जय जयकाराने सारी आकाश भरून गेले आहे कृपाळू भक्तांचा ऐसा पती गोपिकांचा उभा न पाचारिता दारी न सांगता काम करी भाव देखोनी निर्मळू रजा उडवी कपाळू तुक या बंधू म्हणी न भजा कार्यायसा भोळा राजा हा गोपिकांचा पती असलेला श्रीहरी भक्तांसाठी फार कृपाळू आहे न बोलवता सुद्धा हा भक्ताच्या दारामध्ये त्याचं सहाय्य करण्यासाठी उभा असतो न सांगता तो त्याचं सर्व काम करतो आपल्या भक्तांच्या मनातील निर्मळ भाव पाहून हा देव त्याच्या चरणांच्या धुलीकणासाठी आपले कपाळ पुढे करीत असतो तुकया बंधू म्हणतो अशा या भोळ्या देवांच्या राज्यास तुम्ही का भजत नाही केला अंगीकार पंढरीच्या देवी आता काय करती काळ मशक मानवी घातली बाहेर ती भय होते जाणे बैसला आपण तेथे घालून या ठाणे लागून दिवारा दुजी हा पुरता निर्धार कळू आला माशी म्हणे तुक या बंधू न लगे करावी चिंता कोणे विषयी आता बैसलू हस्तीवरी माथा एकदा का पंढरीच्या राण्याने आमचा स्वीकार केल्यानंतर आम्हाला आता कसलीही भीती शिल्लक राहिली नाही आता प्रत्यक्ष काळ जरी आला तरी तू आम्हाला क्षुद्र चिलतासारखा वाटतो शरीरामध्ये कामक्रोधाधिक व्रती ज्या भीती निर्माण करणाऱ्या होत्या त्यांना बाहेर घालून तो स्वतः हृदयामध्ये ठाण मांडून बसलेला आहे दुसऱ्या कुठल्याही वाऱ्याचा स्पर्श अंगास होऊ नये म्हणून हा काळजी घेत असतो हा त्याचा निश्चय आम्हाला पूर्णपणे समजला आहे तुकया बंधू म्हणतो की आता आम्हास कसलीही चिंता करावी लागत नाही या भगवंताच्या कृपेने आम्ही जणू हत्तीच्याच मस्तकावर बसलो आहोत आणि आम्ही एवढे श्रेष्ठ झालेलो आहोत अगोचरी बोलिलो वाजने विन आगळे परिती आता न संडावे रावळे जाईल रोकडा बोलो न पुसते आम्हा तुझा तुझे म्हणविले पहा पुरुषोत्तमा न वावा न वजावा न कळता न्याय न धरावे ते मनी भलता करा उपाय म्हणे या बंधू हिनो मी म्हणून लाजशी वारा लागू पाहतो हे उंचा झाडाशी देवा मी तुला जर काही मर्यादा सोडून बोललो असेल आज्ञेशिवाय काही जास्त न बोलावे ते बोललो असेल तरी त्यासाठी तुम्ही माझा त्याग करू नका मला सोडून देऊ नका हे पुरुषोत्तमा तू मला आपले म्हटले आहेस आता मला जर तू न विचारशील तर तुझा हा लौकिक फुकट जाईल होऊ नये तो अन्याय होऊन जाऊ नये तो माझ्याकडून जरी घडला असेल तरी मनात न धरता कोणत्याही उपायाने माझे रक्षणच करावे तुकया बंधू म्हणतो की देवा मी फार हीन आहे म्हणून तुका लाजतोस पण उंच असलेल्या झाडासच जसा वारा लागतो तसा जो अवगुणानी उंचानी श्रेष्ठ आहे त्यावरच तुझे लक्ष अधिक हवे झाली सिद्धी वाट पाहे रकुमाई उदक तापले डेरा चिकसा मर्दुनी पायी उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनी उभ्या गोपी कळस घेऊनी अवघ्या सावचित्तो सेवे लागी सकाळा उद्धव अक्रूर आले पाचारू मुळा सावरिलो शेज सुमन याती सुगंधा रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा तुका विनंती करी पाहे पंढरी राणा असा सावचित्त सांगे सकळा जना हे पंढरी राया स्वयंपाक आता तयार असून रुखमाई हातात ताट घेऊन तुमचीच वाट पाहत आहे हंडा भरून पाणी तापले आहे तुमच्या पायास सुगंधी पदार्थांनी उठणे लावू द्या पांडुरंगा तुम्ही उठाना भोजनाला आता फार उशीर झाला आहे तुमच्या हातावर पाणी घालण्यासाठी या गोपी हातात पाण्याचे तांबे घेऊन उभ्या राहिलेले आहेत या सर्वजणी सावधान चित्ताने तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात उद्धव आक्रूर हेही तुम्हास आमंत्रण देण्यास आलेले आहेत नाना प्रकारच्या सुगंधित फुलांनी तुमची शेज तयार करून ठेवलेली आहे ताटामध्ये रत्नांचे दिवे लावून तुला ववळण्याची तयारी केलेली आहे तबकामध्ये वाळा वगैरे सुगंधी द्रव्ये आणि तुमचा संतोष व्हावा म्हणून विडे तुमची वाट पाहत आहेत तुकया बंधू विनंती करीत आहे की हा पंढरीचा राणा सांगत आहे की सर्वांनी सावध चित्ताने असावे उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजरो मृदंग विने अपार टाळघोळू जोडोनी दोन्ही करू मुख पहा सादरू पायावरी शिरो ठेवून या तुका म्हणे काय पढियंते ते मागा हा पुलाले सांगा सुख दुःख हे लोक हो तुम्ही आता सर्वांनी उठून उभे राहा कारण नारायण उठून उभे राहिलेले आहेत त्यांना पाहून सर्व मुनी लोक आनंदून गेले आहेत तिनही लोकांमध्ये आनंद पसरलेला आहे चला या नाथाचा जय जयकार करा वाद्यांचा गजर होऊ द्या मृदंग विना टाळ घोळ यांचा एकच ध्वनी होऊ द्या याच्या पुढे दोनही हात जोडून याचे श्रीमुख मोठ्या आदराने कौतुकाने पहा आणि याच्या पायावर डोके ठेवा तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जे काही आवडते ते यास मागा आपले जे काही सुखदुःख असेल ते या पांडुरंगाला सांगा करुणी विनवनी पायी ठेवी माथा परिसावी विनवनी माझी पंढरी नाथा अखंडित असावीसे वाटते पायी साहूनी संकोच ठाव थोडासा देई असो नसो भाव आलो तुझे या ठाया पाही कृपा दृष्टी मज पंढरी राया तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकडी नामे भव पाश हाती आपुल्या तोडी हे देवा माझ्या उद्धाराची विनवणी करून मी तुझ्या पायाजवळ माझा माथा ठेवलेला आहे माझी विनंती आता पंढरीनाथा तुम्ही ऐकावी तुझ्या पायापाशी अखंडपणे आम्हाला असावे अशी माझी इच्छा आहे देवा थोडा संकोच सहन करून मला तुझ्या पायापाशी स्थान दे माझ्या मनात हे विठ्ठला भाव असू दे नसू दे मी मात्र तुला शरण आलो आहे हे पंढरीनाथा तू कृपादृष्टीने माझ्याकडे पहा तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वेडी वाकोडे जरी असलो तरी तुझीच आहोत तू आमचे भवपाश तुझ्या नामाच्या सामर्थ्याने तोडून टाक घडिया घालून तळी चालती वनमाळी उमटती कोमळी कुंकुमांची वंदा चरण रजू अवघे सकळ जनू तारी येले पाशान उदकी जेणे पैस धरुनी चला ठाकत ठाई ठाई मौन्य धरुनी काही नो बोलावे तुका वसरू जाणवितो पुढे उघडली महाल मंदिरे कवाडी खाली जमिनीवर पायघड्या घातलेल्या असून त्याच्यावरून हा वनमाळी चालत निघालेला आहे त्यावेळी त्याची कुंकुमाची पावले कशी स्पष्ट उमटून दिसत आहेत हे लोक हो या श्रीहरीच्या पावलावरील धुली कणांना वंदन करा या पायांच्या योगाने पाण्यावर दगड सुद्धा तरलेले आहेत देवाला उभे राहण्यासाठी चांगली ऐस पैस जागा ठेवून त्याच्या बाजूने चाला ठिकठिकाणी उभे राहा मौन धारण करा काही उगीच बोलू नका तुकाराम महाराज म्हणतात मी हळूहळू वेळ साधून पुढे जात आहे देवाच्या घराची दारे उघडलेली आहेत भीतरी गेली हरी राहा क्षणभरी होईल फळ धीर करावा न करी तो रायके मातू क्षेन एक निवांत बैसावी करुणी मर्दन सारिले पाणी नाले देवंग पुसे भवानी नेसला सुन सळा विनवीर खुमाई वाढिली आता ठाई चलावे जी करुणिया भोजन घेतले आचवन आनंदे नारायण पहुडले तुका मात जानवी आता सकळा होतीची भगवंत घरामध्ये गेले आहेत क्षणभर बाहेर उभे राहा जरा धीर धरून वागलात तर तुमची इच्छा पूर्ण होईल उगीच घाई करू नका माझी गोष्ट तर नीट ऐका क्षणभर निवांतपणे स्वस्थ बसून राहा या देवाच्या अंगास सुगंधित तेलाने आणि द्रव्याने उठण्याने चांगले मर्दन करून अभ्यंग स्नान उष्ण पाण्याने घातले आहे देवांचे स्नान झाले असून त्यांचे अंग लक्ष्मी मोठ्या प्रेमाने पुषित आहे स्नान झाल्यानंतर या श्रीहरीने जरतारी पितांबर नेसला नंतर ताट वाढले आहे भोजनास लवकर चलावे अशी विनंती रखमाईने विठ्ठलाला केली मग नारायणाने यथेच्छ भोजन केले आणि हात धुतले त्यानंतर नारायण स्वस्थ चित्ताने पलंगावर पहुडले सर्वांच्या चित्ताला जी गोष्ट होती तीच तुकाराम मला सांगतात की मी आज जाणली एक अलौकिक सुख अनुभवले द्याजी अम्मा काई सांगाजी रखुमाई शेष उरले ठाई सनकाधिकांचे टोकत बाहेर बैसलो आशा पुराया ग्रासा एकमेका येथवरी आलो तुझी आणावे आस करुणी आम्ही दाताराम प्रेम देऊनी या आता दिला तुका म्हणी आता विठ्ठल बोला हे रुक्माई नारायणाबरोबर संकाधिक जेवून जे काही उरले असेल ते घ्यायला आम्हाला सांग ना आम्ही मोठी आशा धरून टक लावून बसलेला आहोत आम्हा सर्वांना एकमेकांना पुरेल एवढा उरलेला घास दे हे दातारा देवा तुझी मोठी आशा धरून तुझे नाम घेत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुकाराम महाराज म्हणतात या देवाने प्रेमाने मला आता निरोप दिला आहे चला आता त्या विठ्ठलाचा गजर करा बहु डविले जन मन झाले निश्चळू चुकवणी कोल्हाळ आला तुका पर्यंकी निद्रा करावेश येनो रखुमाई आपण समवेतो घेऊन आलू हाती टाळविना शेवेशी चरणा स्वामीची या तुका म्हणी आता परिसावे सादरे गोबडी उत्तरे पांडुरंगा या लोकांना प्रेमाने निरोप देऊन पाठवले असल्यामुळे मन निश्चिंताने शांत झाले आहे या सर्व लोकांचा गोंगाट संपून गेल्यामुळे तुकाराम महाराज सावकाशपणे नारायणाजवळ येऊन म्हणू लागले की हे नारायणा आता रुक्माई समवेत आपण या पलंगावर सुखाने निद्रा करावी मी हातात टाळ आणि विना घेऊन आपली चरणसेवा करण्यासाठी आलेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता माझी बोबडी वाणी कौतुकाने ऐकावी नाच गाणे माझा जवळील ठाऊ निरोपीन भाव होईल तो तुम्हा निद्रा मज आज्ञाते स्वभावे व तरुणी जीवे जाईन लोणू एकाएकी भाऊ करीन सुसोरी मधुर उतरे आवडीने तू का म्हणे तू जगदानी उदारू हेडशिल भार एका वेळा हे देवा तुमच्यासाठी नृत्य गायन करावे हे माझे मुख्य काम आहे आणि माझा हाच भक्तिभाव मी तुम्हाच समर्पण करीन तुमची निद्रा हीच मला माझ्या स्वभावानुसार आज्ञा आहे म्हणून मी माझा जीव तुमच्यावरून ववाळून टाकीन हे देवा मी या एकाच स्थानी राहून सुस्वर सुरानी आणि मधुर स्वरानी मी माझे गायन तुम्हाला ऐकवीन तुकाराम महाराज म्हणतात देवा तू जगाला दान देणारा अति उदार देव आहेस माझ्या प्रपंचाचे ओझे तू आता दूर कर शिनले ती सेवका देऊनी इच्छा दानू केला अभिमान अंगीकारा अहो दिनानाथा आनंद मूर्ती तुम्हाशी शोभती वृदी ऐशी बहुतानी विनवली बहुता प्रकारी सकळा ठाई हरी पुरलेती तुका म्हणी आगा कुटुंब वसला कोण तुझी लिळा जाणी ऐशी देवा तुम्ही आपल्या भक्तांना इच्छेप्रमाणे दान देऊन दमलेले दिसता भक्तांचा स्वीकार मोठ्या अभिमानाने करून तुम्हाला फारच कष्ट पडलेले दिसतात अहो दिनानाथा आनंदमूर्ती पांडुरंगा भक्तांचा उद्धार करण्याची ब्रिदे तुम्हाच शोभून दिसतात हे श्रीहरी तुम्हाला पुष्कळ भक्तांनी पुष्कळ प्रकाराने विनवले आणि तुम्ही सुद्धा सर्वांच्यावर कृपा करून त्यांचे सर्व मनोरथ पुरवलेत तुकाराम महाराज म्हणतात अरे कुटुंब वत्सला देवा तुझा महिमा कोण जाणणार आहे कुठा भागले ती उजगरा झाला स्वामी निद्रा करा वाट पाहते रुक्मिणी उभी मंचक संवारुणी केली करा क्षमा बडबड पुरुषोत्तमा लागतो चरणा तुकया बंधू नारायणा हे नारायणा तुम्हास जागरणाचे फार श्रम झाले आहेत स्वस्तपणे आता झोप घ्या तुमच्या पलंगावर शेज करून ही रुक्मिणी देवी तुमची वाट पाहत आहे हे पुरुषोत्तमा मी आतापर्यंत फार बडबड केली आहे त्याबद्दल मला क्षमा करा हा तुकया बंधू तुमच्या चरणांना वंदन करीत आहे सावला प्रसाद आता उठोनी जावी आपला तू श्रम कळो येत शे आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा उरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा तुम्हाशी जागवू आम्ही आपुलिया चाडा शुभाशुभ कर्मे दोष वारा या पिडा तुका म्हणे दिले उच्चिष्टाचे भोजन आम्हा आपुलिया नाही निवडिले भिन्न देवा आम्हाला आमचा प्रसाद मिळालेला आहे आता तुम्ही सुखाने निद्रा करावी आमच्यासाठी जे तुम्ही कष्ट घेतले आहेत ते आम्हास आता समजले आहेत हे स्वामी गोपाळा आता सुखरूपपणे तुम्ही झोप घ्या माझे सर्व मनोरथ पूर्ण झाल्यामुळे मी आता माझ्या ठिकाणी परत निघालो आहे आमची शुभाशुभ कर्मे नीट व्हावीत आणि सर्व दोष निघून जावेत म्हणून आमच्याच हौशेसाठी आम्ही तुम्हास जागवले तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही तुमच्या भोजनातील उच्चिष्टचा प्रसाद दिलात तुम्ही आपणापेक्षा वेगळे असे मला मानले नाही हे माझे केवढे भाग्य आहे शब्दांची रत्ने करून अलंकार तेने विश्वभर पूजेला भावाचे उपचार करुणी भोजन तेने नारायण जेवविला संसार हाती दिली आचवणू शुद्धी मन समर्पिले रंगली इंद्रिये सुरंग तांबुलो माथा तुळशी दळ समर्पिले एक भावदीप करुणी निरांजन देऊनी आसनो देहाचे या न बोलोनी तुका करी चरण सेवा निजविली देवा माझ घरी शब्दांचेच अलंकार करून मी या विश्वंभराचे पूजन केले आहे भक्तिभावाने अंतकरणपूर्वक उपचार करून मी या भगवंताला भोजन घातले आहे मी या प्रभूसाठीच माझ्या संसारावर हाताने पाणी सोडले हेच प्रभूसाठी आचवण आहे माझे मन हीच मुखशुद्धी म्हणून मी त्यास अर्पण केले आहे श्री हरीच्या भक्तीने रंगून गेलेली इंद्रिये हाच कुणी एक विडा मी या प्रभूस दिलेला आहे त्याच्या मस्तकावर तुळशी दल अर्पण केले आहे तुझ्या विषयीचा एकाग्र भाव हात मी दीप लावून निरांजन सिद्ध केले आहे मी आपल्या देहाचे आसन हे देवात तुम्हाला समर्पण केलं आहे या माझ्या देवास माझ्या हृदयरूपी घरामध्ये झोपून न बोलता त्याची चरण सेवा मी करीत आहे कुठून या तुका गेला निज उरले रावळा माझे देव निवल झाले शेवका स्वामीचे आज्ञे करून निश्चित समाधानू पहुडलिया हरी अनंत शैनावरी तेथे नाही उरी काही काम अवघी बाहेर घालून गेला तुका सांगितले लोका निजले देव सर्व शेजारती झाल्यानंतर तुकाराम महाराज हे आपल्या राहण्याच्या ठिकाणी गेले आणि देवळामध्ये एकटा देवच उरला या स्वामीच्या आणि तुकाराम सेवकाचे जे रहस्य ते यावेळी जमले होते ते एक नवलच आहे त्याच्या आज्ञेवरून या भक्ताच्या चित्ताचे समाधान झाले श्रीहरी शय्यावर पहुडले आहेत आता या ठिकाणी काही काम उरलेलं नाही तुकाराम महाराज म्हणतात सर्वांना आम्ही मंदिराबाहेर घालवले आणि त्यांना देव आता झोपले आहेत असे सांगितले बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफ लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीशवा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसप्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद